हरे रामा गोविंद होला जमुना गंगा हरे रामा Bye. गोपाल कृष्ण भगवान जय जय श्री राधेश गोकर्ण सुद्धा तीर्थयात्रेला निघून गेला आत्मदेव सुद्धा वनामध्ये निघून गेला आणि आबा सुद्धा आता निघून गेले गोपाल कृष्ण भगवान की जय गोकर्ण तीर्थयात्रेला निघून गेल्यानंतर धुंदुकारी जो होता त्याच्यावर कोणत्याही प्रकारचा अंकुश राहिला नाही मनुष्याच्या जीवनामध्ये जर काही अंकुश नसेल कोणी बोलणारं जर नसेल तर तो काय करील काही सांगता येत नाही आणि म्हणून हा धुंदुकारी जो होता तो एकदम दुराचारी वागू लागला कपडे मळालेले असतील तर ज्याप्रमाणे मनुष्य कुठेही बसायला मागे पुढे पाहत नाही त्याचा दुराचार आणखीन वाढतच जातो त्याप्रमाणे या धुंधुकारीचा दुराचार वाढत गेला जय महाराज खूप दुराचारी वागू लागला पाच वेशा त्याने घरामध्ये आणल्या लुटालूट करू लागला त्याच्याकरता चोरी करू लागला अति उग्र पाप जर मनुष्याच्या जीवनामध्ये झालं तर त्याचं तत्काल फल प्राप्त होतं धर्मशास्त्रामध्ये असं सांगितलंय त्रिवर्षही त्रिवर्षाई त्रिमासाई त्रिदिनई अतिउत्कट पाप असेल तीन वर्षात फल प्राप्त होतं त्याच्यापेक्षा अतिउत्कट पाप असेल तीन महिन्यात फळ मिळतं आणि त्याच्यापेक्षा अति उत्कट असेल तर तीनच दिवसात माणसाला त्याचं फळ मिळतं धुंदुकारी दुराचार करू लागला वाईट वागू लागला आणि त्याचा परिणाम असा झाला एक दिवस हा झोपलेला असताना मद्यपान केलेलं आहे खाटेवर झोपलेला असताना त्या वेशांनी त्याला बांधलं पुढे हा पकडला जाईल याच्याबरोबर आपल्यालाही शिक्षा भोगावी लागेल म्हणून यालाच आपण मारून टाकू म्हणून त्याच्याच गळ्याला दोरी बांधली आणि ओढू लागल्या मारू लागल्या त्याला लवकर मरेना म्हणून चुलीतले जळते निखारे आणले आणि ते त्याच्या तोंडामध्ये टाकले असं वर्णन केलं आरडत ओरडत हा जो धुंदुकारी होता हा गतप्राण झाला आणि तो धुंदुकारी दुर्गतीला गेला असं वर्णन केलंय गोकर्ण काही दिवसांनी फिरत फिरत आपल्या गावामध्ये आला आणि घरामध्ये झोपलेला असताना रात्रीच्या वेळेस पिशाच्या योनीला गेलेला हा धुंदुकारी वेगवेगळा आवाज काढू लागला वेगवेगळे रूप धारण करू लागला त्यावेळेस गोकर्णाने त्याला विचारलं तू कोण आहेस माझ्या समोर काय येत नाहीस तो म्हटला मला बोलता येत नाही मला तुझ्याजवळ येता येत नाही मी तुझा भाऊ आहे मी खूप वाईट वागलो म्हणून माझी अशी ही दुर्गती झालेली आहे या शरीरामध्ये मला अश खूप दुःख होत आहे मला खाता येत नाही मला पिता येत नाही माझी मुक्तता करण्याकरता तू काहीतरी प्रयत्न कर गोकर्ण म्हणायला लागला अरे तुझ्या मुक्ततेकरता मी गयेला श्राद्ध केलं गयेला शंभर जरी श्राद्ध केलीस तरी माझी मुक्ती होणार नाही एवढं मी पाप केलं काय करावं माझ्याकरता तू प्रयत्न कर तो म्हणायला लागला गया श्राद्धशतेनापि मुक्तीर्मे भविष्यती उपायम अपरम कंचित विचारय सांप्रतम माझी मुक्ती त्याने होणार नाही दुसरा काहीतरी विचार कर अनेक संतांना गोकर्णाने विचारलं आणि विचारल्यानंतर शेवटी सूर्य भगवंताचाच रथ थांबून गोकर्णाने विचारलं की माझ्या भावाच्या मुक्तीकरता काय केलं पाहिजे त्यावेळेस सूर्य भगवंताने गोकर्णाला सांगितलं श्रीमद भागवतान मुक्ती सप्ताह वाचनम करू इति सूर्यवच सर्वैर धर्मरूपम तो विश्रुतम याच्याकरता श्रीमद भागवत कथेचं श्रवण करा आणि मग गोकर्णाने ठरवलं आपल्या भावाचा उद्धार करायचा गोकर्णाने श्रीमद भागवत कथेचं आयोजन केलं अनेक लोकांना निमंत्रण दिलं निर्धन पापी रोगी अनेक लोक ती भागवत कथा ऐकण्याकरता आले गोकर्णाने भव्य असं आयोजन केलं हा धुंदुकारीसुद्धा त्या कथेमध्ये एका वेळूमध्ये बांबूमध्ये येऊन बसला असं वर्णन केलं आहे पहिल्या दिवसाची कथा संपली महात्म्याची कथा संपल्यानंतर त्या बांबूची एक गाठ फुटली सात दिवसामध्ये सात गाठी फुटल्या आणि त्या बांबूमधून दिव्य असा पुरुष प्रगट झाला गोपाल कृष्ण भगवान की जय दिव्य रूप धरो जातस तुलसी दाम मंडित पीतवासो घनश्यामो मुकुटी कुंडलान्विता किरीट कुंडलधारी दिव्य असा पुरुष प्रगट झाल्यानंतर गोकर्ण विचारू लागला तू कोण आहेस तो म्हणायला लागला मी तुझा भाऊ आहे धन्या भागवती वार्ता प्रेतपीडा विनाशिनी सप्ताहोपी तथा धन्य लोक फलप्रदा खरोखर ही भागवताची वार्ता फार धन्य आहे की ज्याच्यामुळे या पिशाच्या युनीतून प्रेत या पिढेतून माझी मुक्तता झाली आणि म्हणून त्या ठिकाणी या भागवत कथेचंच वर्णन तो धुंदुकारी करू लागला धुंदुकारीला नेण्याकरता साक्षात वैकुंठाहून भगवंताचं विमान आलं धुंदुकारी त्या विमानामध्ये बसणार गोकर्णाने भगवंताच्या पार्षदांना प्रश्न विचारला अहो आम्ही सर्वांनीच कथा ऐकली मी तर कथा सांगितली पण एकट्या धुंदुकारीलाच घेऊन तुम्ही विमानामध्ये बसून चाललेत आमच्याकरता तुम्ही कावर विमानं आणली नाही बऱ्याच वेळेला असं होतं बरं का ऐकणाऱ्याला विमान येतं आणि सांगणारा तसाच राहून जातो कारण ऐकणारा श्रद्धेने ऐकतो सांगणाऱ्याचा अभिमान नडतो श्रद्धेने जर सांगणारा असेल तर निश्चित त्याचाही उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही गोकर्णाने प्रश्न विचारल्यानंतर भगवंताच्या पार्षदाने हरिदासांनी सांगितलं श्रवणश्य विभेदेन फलभेदो अत्र संस्थित श्रवणम तो कृतम न तथा मननम कृतम सर्वांनी कथा ऐकली पण सर्वांनी सारखी ऐकली नाही ज्याप्रमाणे या धुंदुकारीने तळमळीने ऐकली श्रद्धेने ऐकली माझा उद्धार झाला पाहिजे कारण त्याला पीडा होत होती आणि त्या तळमळीमुळे त्याने एकाग्र होऊन कथा ऐकली केवळ ऐकायची म्हणून ऐकली या कानाने ऐकली दुसऱ्या कानाने सोडून दिली एक दिवस ऐकली दुसरे दिवस ऐकलीच नाही हां अशा तर आपण कितीतरी कथा ऐकलेल्या आहेत असं म्हणून ऐकली विशेष कथेचा फायदा प्राप्त होईल सांगता येत नाही परंतु तळमळीने जर कथा ऐकली तर निश्चित लाभ झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून श्रवण सर्वांनी केलं आहे पण अजून मनन केलं नाही श्रवणाबरोबर मननही झालं पाहिजे कोण आहे आत्मदेव कोण आहे हा धुंदुकारी कोण आहे ही धुंदुली याचं मनन सांगितलं आहे त्याचा आपल्या जीवनाशी काय संबंध आहे कथा ऐकत असताना केवळ ही कथा म्हणून ऐकायची नाही आत्मदेव म्हणजे कोण हा आत्मदेव तुंगभद्रा नदीच्या किनारी राहतोय तुंग म्हणजे श्रेष्ठ उंच भद्रा म्हणजे कल्याण करून देणारं तुंगभद्रा नदीच्या किनारी राहणारा आत्मदेव तुंगभद्रा म्हणजे नदी म्हणजे हे आपलं शरीर आहे आणि या शरीरामध्ये आत्मदेव नावाचा ब्राह्मण म्हणजेच आत्मा आहे हा जो जीवात्मा आहे याने धुंदुलीचा संग केला धुंदुली म्हणजे तर्क कुतर्क करणारी बुद्धी आहे ज्या बुद्धीमध्ये श्रद्धा नाही केवळ तर्क कुतर्क आहेत अशा बुद्धीचा जर त्या ठिकाणी या आत्म्याने संघ केला तर त्याला काय अवस्था प्राप्त होते श्रीमद भगवद्गीतेमध्ये भगवान परमात्मा सांगतात संगात संजायते कामह कामात क्रोधो विजायते क्रोधात भवती संमोह संमोहात विभ्रमा स्मृतिर्भ्रंशात बुद्धिनाशो बुद्धिनाशात प्रणश्यती धुंदूक सारखा दुष्ट मुलगा जन्माला आला तो नष्ट झाला पण हीच बुद्धी जर संतांच्या संगतीमध्ये गेली तर संतांच्या संगतीमध्ये बोध नावाचा पुत्र प्राप्त होतो जसा गोकर्ण प्राप्त झाला गायी हे शुद्ध बुद्धीचं प्रतीक आहे संतांनी दिलेला प्रसाद संतांची वचनं त्याची शुद्ध बुद्धीमध्ये जर धारणा झाली तर बोध प्रगट होतो बोध बोध दिला मज सांगा ते मार्ग दाविला नीट बोध दिला मज सांगा ते मार्ग दाविला नीट भ्रांती हे समूळ गे दिसू लागली वाट ते वाट नाचत प्रेमछंदे चालू लागलो सपाट पाट आएका जनार्दनी पावलो पंढरी पेठ एका जनार्दनी पावलो पंढरी संत माय बाप एवढा उपकार करा ज्ञामज तेथवारी दाखवा दिनाचा सुयरा तुम्ही संत श्रवण म्हणजे केवळ कानावर शब्द येऊन पडणं नाही लौकिकामध्ये सुद्धा याला श्रवण म्हणत नाहीत काही लोक असं म्हणतात आमची मुलं आमचं ऐकत नाहीत ऐकत नाहीत म्हणजे तुम्ही बोललेले शब्द त्यांच्या कानावर पडत नाहीत का पडतात ना पण सांगितल्याप्रमाणे करत नाहीत ऐकल्याप्रमाणे करत नाहीत याला श्रवण म्हटलेलं आहे श्रवण म्हणजे काय ऐकल्यानंतर त्याप्रमाणे करणं तात्पर्य निश्चय करणं याला खरं शास्त्रामध्ये श्रवण म्हटलेलं आहे कशी कथा ऐकायची याचे नियम हर हरिदासांनी गोकर्णाला सांगितले विश्वासो गुरुवाक्येशु स्वस्मिन दीनत्व भावना मनोदोष जयश्चैव कथायाम निश्चला मतीही आणि मग मात्र गोकर्णाने पुन्हा कथा केली आणि गोकर्ण सर्वांनाच घेऊन जसं प्रभुरामचंद्र रामचंद्र वैकुंठाला गेले सर्व अयोध्यावासी लोकांना घेऊन तसे गोकर्णसुद्धा आपल्या गावातल्या सर्वच लोकांना प्राण्यांनासुद्धा घेऊन वैकुंठाला गेले असं वर्णन केलं आहे सनतकुमारांनी ही कथा नारद महर्षींना सांगितली यानंतर श्रीमद भागवत कथेच्या सप्ताहाचा विधी सांगितला आहे काही सकाम अनुष्ठान असेल रोगनिवृत्ती करता संतती प्राप्ती करता संपत्ती प्राप्ती करता तर त्याच्याकरता काही कडक नियम सांगितले सात दिवस उपवास पाहिजे ज्याला उपवास शक्य नसेल त्यांनी दूध पिऊन कथा ऐकायची दूध पिऊन ज्यांना जमत नसेल त्यांनी एक वेळा भोजन करून कथा ऐकायची असं सांगितलं आहे पत्रावळीमध्ये भोजन करायचं खालीच झोपायचं ब्रह्मचर्याचं पालन करायचं सकाम अनुष्ठानाकरता काही नियम सांगितले ज्याचं निष्काम अनुष्ठान आहे भगवंताच्या करताच भगवंताची कथा ऐकायची भगवत भक्ती करता कथा ऐकायची त्यांच्याकरता थोडेसे नियम शिथिल आहेत पण तरीसुद्धा अधिकस्य अधिक अधिकम फलम आपण जर अनुष्ठान म्हणून ही कथा ऐकली एकाच जागेवर बसून जिथे आपण रोज बसतो तिथेच बसायचं सातही दिवस पूर्ण त्या ठिकाणी कथा संपूर्ण ऐकायची कोणाची निंदा करायची नाही कोणाचा द्वेष करायचा नाही काम क्रोध मद मत्सर दंभ अहंकार हे सगळे आवरून सात दिवस तसं तर कधीच मनुष्याने निंदा करू नये द्वेष करू नये पण सात दिवस हे सगळं पाळायचं जास्तीत जास्त मौन ठेवायचं आपण जे ऐकले त्याचं मनन करायचं अशा प्रकारे जर कथा ऐकली अनेक दिवस अशा प्रकारचे नियम आपल्याला पाळता येत नाही म्हणून हा सप्ताहाचा विधी सांगितला आहे कमीत कमी सात दिवस जर मनुष्याने ही कथा ऐकली तर निश्चितच त्याला लाभ झाल्याशिवाय राहणार नाही कथेच्या सुरुवातीलाच भगवान परमात्म्याला प्रार्थना करायची संसार सागरे मग्नम दीनम मा करुणानिधे ग्रहितांगम मामुद्धर भवार्णवात श्रीमद श्रीमद्भागवतस्यापि पूजा प्रयत्नता कर्तव्या विधिना प्रीत्या धूपदीप समन्विता आपण साक्षात परमात्मा स्वरूप आहात आणि म्हणून या संसार सागरामध्ये बुडावलेलो मी आपण त्या ठिकाणी माझा उद्धार करा यम प्रत्यक्ष कृष्ण येवही स्वीकृतोसी मयानाथ मुक्त्यर्थम भव सागरे मनोरथो मदीयोयम सफल सर्वथा त्वया निर्विघ्ने नैव कर्तव्यो दासोहम तव केशव अशी प्रार्थना भगवंताला म्हणजे भागवताला करायची असं वर्णन केलं आहे आणि अशा प्रकारे भागवताचा महिमा सांगितल्यानंतर ज्याला शक्य असेल त्याने एक वेळ जेवून कथा ऐकावी एक वेळ जर कथा जेवण करूनसुद्धा कथेत जेवणाकडेच लक्ष लागत असेल त्याने दोन वेळ जेवण कथा ऐकावी दोन वेळा जेवण करून येऊन सुद्धा जर जेवणाकडे सारखं लक्ष जात असेल तर तीन वेळा भरपूर जेवण का होईना पण कथा ऐकावी असं वर्णन केले भोजनम तू वरम म्हणणे कथा श्रवण कारकम नोपवासो वरप्रोक्त कथा विघ्न करो यदी जर कथेमध्ये विघ्न निर्माण होत असेल तर उपाससुद्धा त्या ठिकाणी सांगितलेला नाही श्रवण हे महत्त्वाचं आहे गरिष्ठ भोजन केल्यामुळे मनुष्याला झोप येते गरिष्ठ भोजन केल्यामुळे मनुष्याची बुद्धी जड होते म्हणून असा आहार मात्र मनुष्याने अवश्य परित्याग करावा जेणेकरून हलका आहार आपलं मन प्रसन्न राहील असा आहार घेऊन जर कथा ऐकली तर निश्चित अशी कथा उद्धार करणारी आहे कथा सर्व मनोरथ पूर्ण करणारी आहे अशा प्रकारे कथेचं महात्म्य सांगितलं कुमारांनी शुकाचार्य त्या ठिकाणी प्रगट झाले शुकाचार्यांनी या भागवत कथेचं महात्म्य सांगितलं त्यानंतर त्या कथेमध्ये सर्व लोक प्रगट झाले सनकादिकांच्या कथेमध्ये त्या कीर्तनामध्ये प्रल्हाद उत्साहाने टाळ वाजू लागले उद्धवाने झांजा घेतल्या देवर्षी नारद विना वाजू लागले गानविद्येत कुशल असणाऱ्या अर्जुनाने आलाप घेण्यास सुरुवात केली इंद्र भगवान मृदंग वाजू लागले सनकादिक अधूनमधून जय जयकार करू लागले आणि या सर्वांच्या पुढे व्यासपुत्र शुकदेव वेगवेगळे हावभाव करून भाव काढू लागले प्रल्हादस्तारलधारी तरलगतितया चोद्धव कांस्यधारी आणि सर्वांनी भगवान परमात्म्याचं नामस्मरण केलं भगवंताचं चिंतन केलं नारायण श्रीमन्नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण ओ नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण य नारायण नारायण